सदा चक्र आकाशी मार्तंड जैसा उडी झाली तो संकटी स्वामी तैसा हरी भक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा राम तासाभिमानी भक्ताचा रक्षणासाठी देवही उत्सुक असतो असे समर्थ कवी संकेताच्या आधाराने दिलेल्या उपमेने सांगत आहेत चक्रवाक नावाचा काव्यामध्ये वारंवार उल्लेखिला जाणारा एक पक्षी आहे पाण्याच्या आश्रयाने राहणारा हा पक्षी रात्रीच्या वेळी भेटीसाठी चक्रवाकीला उत्कंठतेने साथ घालतो पलीकडच्या तीराहून ती प्रियकराच्या भेटीसाठी या तीरावर येते तोवर मिलनासाठी आतुर झालेला चक्रवाक झेप घेऊन त्या तीरावर गेलेला असतो प्रत्येक वेळी उभटांचे तसेच होते उत्कट प्रेमाच्या ओढीने भेटीसाठी थोडा वेळ वाट पाहावी एवढा धीर कोणालाच नसतो रात्रीच्या अंधारात त्यांना नीट दिसतही नाही आणि त्यामुळे रात्रभर इकडून तिकडे हेलपाटे घालूनही दोघांची भेट घडत नाही प्रत्येक वेळी वाढत्या विरह दुःखाने ते चक्रवाक युगल आर्थ आक्रंदन करीत राहते तेवढ्यात सूर्योदय होतो आणि त्या सूर्याच्या कोमल सुवर्ण किरणाच्या प्रकाशात परस्परांचे मधुर मिलन होते दुःख नाहीसे होते आणि आनंद उसळतो या कवी संकेतातील सूर्य उगवणे आणि दुःख दूर होणे ही घटना तेवढी स्वीकारून समर्थ म्हणतात चक्रवाकाला सुख देण्यासाठी सूर्याने धावून यावे तसा संकटाने गांजलेल्या भक्ताच्या रक्षणासाठी परमेश्वर धावून येतो <clears throat> कारण परमेश्वर हा जीवाचा स्वामी आहे रक्षक आहे पालक आहे भक्ताच्या रक्षणासाठी धावून येणे हे त्याचे कर्तव्य आहे वरील ते दायित्व आहे पुराण कथातून इतिहासातून आणि संतांच्या जीवनातून या प्रकारची उदाहरणे कितीतरी आहेत गजेंद्र मोक्ष ही पुराणकथा द्रौपदीच्या रक्षणाचा भारतातील प्रसंग संत सखू जनाबाई दामाजी पंथाची साध्वी पत्नी यांच्या हाकेसरशी परमेश्वराने थांबून येणे या सर्व कथा साधकास आश्वासन देणाऱ्याच आहेत पण त्यासाठी साधकाने कार्य करावे त्याचे उत्तर समर्थ निराळ्या प्रकाराने हरिभक्तीचा घाव गाजे निशाणी या चरणामध्ये देत आहेत परमेश्वर उपेक्षा करीत नाही हे खरे पण तो आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाही आणि भक्त होण्यासाठी भक्ती केली पाहिजे तोच आदर्श समर्थ या चरणातून देत आहेत तात्पर्य एकच असले तरी या ओळीचा अर्थ तीन प्रकाराने लावणे शक्य आहे निशान शब्दाचे तीन अर्थ आहेत एक नगाऱ्यासारखे वाद्य दोन ध्वज पताका झेंडा तीन लस हे तिन्ही अर्थ घेऊन हा चरण लावता येईल शब्दांना अर्थाचे ओझे होत होत नाही असा एक मार्मिक सिद्धांत श्री विनोबाजी भावे यांनी सांगितला आहे महात्म्याच्या वचनांची व्यापकता लक्षात घेण्याच्या दृष्टीने विनोबाचे हे मत विचारात घेण्यासारखे आहे व साधकाच्या दृष्टीने उपयुक्तही आहे नगारा वाजवावा त्याप्रमाणे हरिभक्ती उद्घोषाने करावी कोणाची भीडभाड व संकोच या कामी नसावा लांबुनी मृदंग श्रुती टाळघोष ही वारकरी संप्रदायामध्ये रूढ असलेली पद्धती समर्थ विचारांशी सहमत अशीच आहे यात एक प्रकारची सामुदायिकताही आहे मन रमते गोडी लागते भाव वाढण्यासाठी सहाय्य होते लयबद्ध टाळ वाजू लागले मृदंग ठेक्यात खनखनू लागला आणि नामाचा सुस्वर गजर होऊ लागला की एरवी फारशी धार्मिक कृत्य न करणारे लोकही भारावून जातात रोमांचित होतात त्याचेही डोळे आनंदाने भरून जातात अंतःकरणाच्या तळाशी कुठेतरी पडून राहिलेली श्रद्धा फुंकारीच्या वाऱ्याने स्फुल्लिंग चेतावा तशी व्यक्त होते हरिमार्गातील ही एक आवश्यक प्रक्रिया आहे हरिभक्तीचे निशान उंच फडकट ठेवावे त्याचे फडकणे डोलाने गाजू दे हाही दुसरा अर्थ भक्तीची उत्कटता तिच्याविषयी असणारा हा अभिमान हे भाव या अर्थातून सुचवले जातात साधकाला हरिभक्तीचे भूषण अभिमानाने मिळवता आले पाहिजे आणि भक्तीची पातळी नेहमीच राखली पाहिजे हेही यावरून समजून घ्या आपणही उद्धरून जावे आणि इतरांनाही मार्गदर्शन लावावे चांगल्या गोष्टीचा प्रचारही व्हावा हाही उद्देश या वरील दोन्ही अर्थातून व्यक्त होऊ शकतो लक्ष वेदासाठी बाण फेकावा तसे परमार्थिक उद्दिष्ट साधण्यासाठी हरिभक्तीचा उपयोग करावा एकाग्रता स्थिरता वेग या गोष्टींची सूचना या अर्थातून मिळते परमार्थ साधनासाठी हे तिन्ही गुण उपयुक्त आहेत हे तर सर्वसामान्य होण्यासारखे आहे दूरवरचे लक्ष अचूक वेधण्यासाठी शस्त्राच्या ठिकाणी आणि शस्त्र वापरणाऱ्याच्या ठिकाणी सहसमदृष्टी अपेक्षित असते हाही आशय पर्यायाने या तिसऱ्या अर्थातून निघतो हरिभक्ती हे परमार्थ प्राप्तीचे असे समर्थ साधन आहे हाही अर्थ साधकाच्या दृष्टीने महत्वाचा आहे संकटाचा परिहार व्हावा असे सुख लाभावे म्हणून समर्थ हा उपदेश करीत आहेत सतत नाम घ्यावे अंतःकरणामध्ये श्रद्धा असावी धीर असावा परमेश्वर भक्तवत्सल आहे तो उपेक्षा करीत नाही असा विश्वास बाळगावा संकटाने गांगरून जाऊ नये हे सर्व सांगणे पुढच्या श्लोकातून राघवी वस्ती आहे त्याच्या प्रस्तावने सारखे आहे सुख मिळाले पाहिजे स्वास्थ्य लाभले पाहिजे असे मनापासून वाटते ना तर मग परमार्थामध्ये स्थिर होणे हाच एक उपाय आहे शरीर साधनेसाठी उपयोगी पडणारे काही अंश प्रपंचात आहेत हे निश्चित पण तेथे सुखाची अभिलाषा करणे म्हणजे कांजी पितांना अमृताचे परिणाम अपेक्षित आहे वैभव ऐश्वर हे सुखाव असले ते सामान्यतः मानले जाते काही एक अंशात आणि प्रमाणात ते खरेही आहे पण सुखाचे तेवढे प्रमाण दोन प्रकारचे ज्याला प्रांत नाही आणि ज्याच्या निवाऱ्याची बरी सोय आहे त्यालाही मिळते मग ऐश्वर्याच्या मागे लागून नाना प्रकारची विवंचना लावून का घ्यावी सतत एक प्रकारच्या तणाखाली आणि भाराखाली का राहावे की ज्याचा परिणाम म्हणून सहज प्राप्त असलेल्या आरोग्याचाही बळी द्यावा लागतो ज्याच्या जवळ सगळ्या प्रकारचे ऐश्वर आहे त्याच्या मनस्थितीचा आपण कधी शोध घेत नाही म्हणून मोहाने या ऐश्वर्याविषयी आकर्षण वाटते खरी वस्तुस्थिती समजत गेली आणि मनुष्य विवेकी असेल तर तो ऐश्वर्याने वैभव नको असेच म्हणेल चांगल्या मार्गाने ऐश्वर मिळतच नाही आणि ऐश्वर्यामुळे सज्जनाचा अधपात होतोच असे समजायचे कारण नाही पण ऐश्वर ही गोष्ट प्रारब्धाधीन समजून प्रयत्नपूर्वक सन्मार्गाने चालावे हेच उत्तम इंग्रजीमध्ये एका राजासंबंधी एक गोष्ट लहानपणी वाचल्याचे आठवते एका राजाच्या ऐश्वर्याची सर्व सत्तेची आणि विलासी जीवनाची थोड्या खेळीमेळीत असलेल्या अधिकाऱ्यांनी बरीच प्रशंसा केली त्यावेळी तो राजा म्हणे काही बोलला नाही आणि एका समारंभात त्याने आपल्या या अधिकाऱ्याला भोजनाचे आमंत्रण दिले समारंभ फारच ऐश्वर्यशाली आणि विलासी असा आखलेला होता सगळीकडे थाटमाट आणि टापटीप याची विपुलता होते खाद्यपदार्थ विपुल होते नृत्य गायनासारखे रंगेल कार्यक्रम योजले होते पण हा अधिकारी ज्या आसनावर बसला होता त्या आसनाच्या वर थेट डोक्यावर येईल अशी तीस धारेची जड मोठी तलवार सुतासारख्या अगदी बारीक दोराने टांगून ठेवलेली होती आणि ते पाहताच या अधिकाऱ्याशी त्या समारंभाची चवच संपली समारंभ संपल्यावर राजाने विचारले मन रमले ना तेव्हा तो म्हणाला उठून गेलो असतो तर भित्रेपणाचा आरोप आला असता आणि इतरांच्या उपवासाला मी पात्र झालो असतो म्हणून निरुपायाने मी समारंभात भाग घेतला दोरी तुटून तलवार खाली येईल आणि अंगात घुसेल या भयाने व्याकुळ होतो राजा म्हणाला बाबा आम्ही ऐश्वर भोगतो असे दिसते पण आमच्या डोक्यावरची टांगती तलवार तुम्हाला दिसत नाही तेव्हा सुखाच्या कल्पनेने ऐश्वर्याच्या मागे लागण्यात काही अर्थ नाही आवश्यकताची पूर्ती व्हावी लागते त्यात संकोच बाळगण्यासारखे काही नाही असे संत सज्जनांनी म्हटले आहे पण त्याचा लाभ घेऊन विलासालाच आवश्यकता मानण्याची चैनीलाच गरण समजण्याची चूक कोणी करू नये जगामध्ये तीनच लोक सुखी असतात वेडे निर्लज्ज आणि हरिभक्त यातील पहिल्या दोन गोष्टी चांगल्या नाहीत वेड्याचे स्थान रुग्णालयात दुसऱ्याने हवे तर राजकारणात पडावे हे दोन्ही मार्ग भल्या माणसाचे नव्हेत त्याला सुखासाठी करता येण्यासारखी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे हरिभक्तीचा घाव गाजे निशानी ही या मार्गाने जाणाऱ्याचे देव उपेक्षा करीत नाही मना प्रार्थना तुझला एक आहे रघुराज थकित होऊन पाहे अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे मना सज्जना रागवी वस्ती कीजे समर्थ म्हणतात मना तुला एक आग्रहाची विनंती आहे प्रार्थना आहे रामचंद्राविषयी तुझ्या अंतकरणात आश्चर्याची भावना सतत असू दे रामचंद्राचे दर्शन स्मरण भजन पूजन हे प्रत्येक वेळी माणसाच्या मनाला आश्चर्यचकित करणारे असले पाहिजे एखादी अत्यंत प्रिय गोष्ट कल्पना नसताना अचानकपणे प्राप्त झाली म्हणजे आश्चर्याचा जो भाव उत्कंठित झालेल्या अंतकरणामध्ये दाटून येतो तसा रामचंद्राच्या संबंधात ईश्वराच्या संबंधात परमार्थाच्या संबंधात प्रत्येक वेळी उत्पन्न झाला पाहिजे परमार्थाची जीवाला ओढ लागली असेल तरच ही गोष्ट शक्य आहे परमार्थाची अशी ओढ लागणे हीच मोठी दुर्लभ अशी गोष्ट होऊन बसली आहे याचे कारण एकच की विषयासक्त अंतकरणामध्ये परमार्थाविषयीचे उत्कट प्रेम मुळातच नसते आणि ज्याच्याविषयी ओढ वाटत नाही त्याच्याविषयी त्याच्या प्राप्तीविषयी दर्शनाविषयी मग आश्चर्याचा भाव उत्पन्न न झाला तर नवल वाटण्याचे कारण नाही आश्चर्याचा भाव उत्पन्न होणे तेव्हाच शक्य होते की जेव्हा मन त्याच्याविषयी प्रेमादराने पूर्ण भरलेले असते समर्थ म्हणतात परमार्थीविषयी रामचंद्राविषयी साधनेकरिता कराव्या लागणाऱ्या प्रयत्नाच्या विषयी माणसाच्या अंतकरणात कधीही अवज्ञा असता कामा नये अनादर तिरस्कार आळस कंटाळा तुच्छता उपेक्षा बुद्धी टाकणे टाकल्यासारखे थातुरमातूर काहीतरी करणे सर्वांगीण प्रयत्नाचा अभाव असणे सातत्य नसणे सर्व शक्तीपणाला लावावी असे न वाटणे ही सर्व अवज्ञेची लहान मोठी किंवा स्पष्ट अस्पष्ट रूपे आहेत आणि आश्चर्याची गोष्ट अशी की ही सर्व परमार्थाच्या संबंधातच नेमकी प्रगट होतात प्रपंचाविषयी असे वाटले तर ते एका दृष्टीने हितकर आहे असेच म्हटले पाहिजे पण तिथे तसे कधी होत नाही मनुष्य प्रपंचाविषयी आग्रही उद्योगी निष्ठेने सतत धडपडणारा असा असतो तेथील अपयश त्याला प्रपंचाविषयी दूर करीत नाही तो निराळ्या मार्गाने निराळ्या प्रकाराने पुन्हा पुन्हा खटपट करीत राहतो कार्यप्रवण राहतो प्रपंचात माणूस पक्का प्रयत्नवादी असतो आणि परमार्थात मात्र तो देववादाचे कास धरून वागत असतो असेल आमच्या दैवात तर घडेल परमार्थ जेवढे घडते तेवढे तरी काय थोडे आहे या भावनेने तो भजन पूजन करीत असतो हे घडता कामा नये तरच परमार्थ साधेल अन्यथा तो जे जे करतो ते सर्व वाया जाईल निरुपयोगी ठरेल परमार्थ हा माणसाचे आश्रयस्थान बनला पाहिजे तो आप साधले तर केव्हा तरी करण्याचा तात्पुरता विषय असता कामा नये यासाठी समर्थ सांगताना मना तू चांगला आहेस सज्जन आहेस सर्व रामचंद्राच्या जवळ निवास कर रघुराज थकित होऊ न पाहे या ओळीच्या निराळ्या प्रकारे अर्थ केला जातो तोही लक्षात घेण्यासारखा आहे मना तू परमेश्वराची रामचंद्राची भक्ती इतक्या उत्कटतेने कर परमार्थाविषयीची तुझी ओढ इतकी विलक्षण असू दे की परमेश्वराने राजाधिराज रामचंद्राने आश्चर्याने थक्क होऊन तुझ्याकडे पाहिले पाहिजे तुझ्या निष्ठेविषयी अपरंपार कौतुक रामचंद्राच्याच हृदयात दाटून आले पाहिजे फार विलक्षण अशी गोष्ट समर्थ सुचवित आहेत ईश्वराची भक्ती सर्वच करतात पण हातीची न निल्ला कमळे खम तयाते असे देवालाच वाटास लावणारी भक्ती केवढी थोर मनावायची ती साधली पाहिजे आता देवालाच भक्ताची ओढ लागणे कबीरांचा एक दुवा मोठा बोधप्रद आहे महात्मा कबीर म्हणतात मनुवा मेरा मरी गयो दुर्बल भयो शरीर पिले पिछे हरी फिरे कड कहत कबीर कबीर आता ईश्वरच कबीराच्या मागे लागतो आहे तो म्हणतो आहे अरे कबीर थांब रे मला सोडू नकोस माझ्यापासून दूर जाऊ नकोस एकदा तरी मला भेट भक्तीची ही अवस्था किती श्रेष्ठ किती आकर्षक आहे पण ही स्थिती केव्हा प्राप्त झाली ती कबीर पहिल्या ओळीत सांगत आहेत माझे मन अमन झाले आहे त्याने काम क्रोधादी विकार सोडले आहेत विषयाची हाव त्याच्या ठिकाणी उरली नाही संकल्प विकल्पाने त्याला आता चंचलता येत नाही म्हणजे मनाला मनपणच राहिला नाही ते आता प्रमादी हट्टी दुर्निग्रह चंचल असे राहिलेले नाही ते जणू मरून गेले आहे परमेश्वराच्या चरणी जणू पूर्णपणे लीन झाले आहे साधनेच्या बळावर देहभाव जवळ जवळ नाहीसा झाला आहे देहाशी आता तादात्म्य राहिलेले नाही आणि असे जेव्हा झाले तेव्हा मग ईश्वराला ओढ लागली अशी अवस्था भक्ताला प्राप्त झाली पाहिजे गोकुळातल्या गोपी तुकारामासारखे महात्मे नामदेवासारखे लढीवाळ भक्त या पायरीवरचे थोर पुरुष आहेत हाच आदर्श साधकाने ठेवला पाहिजे जया वर्णिते वेदशास्त्रे पुराणे जयाचेनी योगे समाधान बाने तया लागे हे सर्व चंचल्य दिजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे समर्थ रामदास स्वामी याचे आराध्य दैवत श्री रामचंद्र हेच असले आणि रामाच्या चरित्रामध्ये रामायणामध्ये वर्णन केलेल्या अनेक घटनांचा उल्लेख त्यांनी रामचंद्राची थुर्वी गाण्यासाठी केला असला व त्यावरून सूर्य कुलवंत दशरथ नंदन अयोध्या नती जानकी जीवन राजा रामचंद्र यांचीच उपासना ते करीत असले व तिचाच प्रसारी करण्याची त्यांची भूमिका असली तरी आपल्या या उपस्था समर्थाची कल्पना किती दिव्य आणि किती विशाल आहे ते या श्लोकातील पहिल्याच ओळीतून प्रगट होते ऋग्वेद आदी चारी वेद व्याकरण आदी साही शास्त्री आणि पद्यादी अठरा पुराणे उपपुराणे ही सर्व ज्याच्या वर्णाने भारावलेली आहेत त्या रामचंद्र रूप परमेश्वराचे योग साधला असता समाधान बांधते समाधान मिळते आणि टिकून राहते इतकेच नव्हे तर तुम्ही जणी जणू समाधान रूप होऊन राहता त्या रामचंद्राची दृढ भावाने भक्ती करा असा भाव समर्थाच्या या उपदेशाचा आहे प्रत्यक्षात राम किंवा रामचरित्र हा काही वेदशास्त्र पुराणाचा विषय नाही शास्त्रामध्ये कुठेच रामचंद्राचा संबंध आला असण्याची शक्यता नाही व्याकरणामध्ये रामशब्दाची उत्पत्ती सांगितली असली किंवा उत्तर मीमांसा शास्त्रात वेदांतात उपमेसाठी रामचंद्राचा ओझरता उल्लेख आला असला तरी रामचंद्राचे गायन करणे हा त्या शास्त्राचा विषय आहे असे म्हणता येणार नाही पुराणामध्ये पद्यपुराण भागवत यासारख्या काही ठिकाणी पुराणे विस्ताराच्या मानाने अगदी संक्षिप्तात रामचरित्र आले असले तरी व्यवहारिक एका अर्थाने सर्व पुराणे रामचंद्राचे गुणगान करतात असे म्हणता येणार नाही वेदाविषयी तर हे आणखीन खरे आहे राम हा शब्द वेदात क्वचित कोठे आला असेल पण रामचरित्राशी संबंध एखादे सुप्त तर राहोच एखादी प्रवाही वेदामध्ये असण्याचा संभव नाही कारण ऐतिहासिकदृष्ट्या रामचरित्र वेदाच्या तुलनेत फारच अर्वाचीन आहे अशा स्थितीत दयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे या ओळीचा अर्थ व्यापकपणे घेतल्या वाचून गत्यंतर नाही रामचंद्र हा परमेश्वराचा अवतार परब्रह्माचे ते भक्तासाठीच्यासाठी धारण केलेले सगुण साकार रूप हीच धारणा रामोपासनेच्या मार्गे असल्यामुळे आणि सर्व वेदशास्त्र पुराणे ही परमेश्वर पर असल्याने समर्थ रामाचे वर्णन करताना निश्चयात्मक रीतीने दया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे असा घोष करीत आहेत या रामभक्तीचे फल सांगत असताना समर्थ म्हणतात रामचंद्राशी जोडले गेलात तर तुम्हाला समाधान प्राप्त होईल समाधान ही अंतकरणात अनुभवायला येणारी एक विलक्षण अवस्था आहे योगाचे फळ म्हणून सांगितलेली समाधी आणि समाधान हे दोन्ही शब्द मुळात एकच अर्थाने आहेत सम आ दा अशीच सत्योक्ती येथे आहे या समाधान शब्दाने अंतकरणाची प्रसन्नता स्थिरता तृप्तता अभिप्रेत आहे कोणत्याही प्रयत्नाचे वा साधनेपेक्षा मोठे फळ असू शकत नाही आणि ते रामोपासनेने मिळते यासाठी माणसाने आपले मन रामचंद्राच्या ठिकाणी स्थिर राहिले असे केले पाहिजे मन चंचल आहे हे निश्चितच पण खऱ्या अर्थाने तो मनाचा स्वभाव नाही चंचलपणा ही मनाची प्रकृती नव्हे मन हे मुळातच सत्वगुणात्मक आहे सत्व हा असे शास्त्रकारांनी सांगितले आहे रजस्तमक्ष मनसी द्विच्या दोषावृद्ध राहतो चंचलपणा रजगुणामुळे येतो व तो मनाचा दोष आहे म्हणून प्रयत्नाने साधनेने निष्ठेने तो काढून टाकणे शक्य आहे आपले सर्व चांचल्य रामचंद्राचे ठिकाणी वाहून टाका असे समर्थांनी सांगितले आहे तरी याच दृष्टीने जर ती मनाची प्रकृती असेल तर सर्व चांचल्य दिजे असे म्हणताच आले नसते कोळशाचा काळेपणा काढून टाकता येत नाही वस्त्रावरचा डाग कापूस पांढरा शुभ्र असल्याने काढून टाकता येणे शक्य आहे तेच मनाच्या चंचलतेलाही लागू आहे साधक निष्ठेचे निष्ठेने उपासना करीत असला तरी आरंभी आरंभी पण दीर्घकालापर्यंत मनाच्या चंचलतेचा त्यास फार त्रास होतो अगदी निराश व्हावे आपल्यालाच काही साधणार नाही कधीच साधणार नाही सोडून द्यावा हा प्रयत्न असे वाटावे इतकी उग्रता या चंचलतेमुळे होणाऱ्या त्रासाला असते कसोटीची वेळ असते ती याच क्षणी निष्ठेची परीक्षा याच प्रकाराने होऊन जाते मनाचे सातत्य टिकविण्याचा एक विलक्षण मार्ग शास्त्रकारांनी सांगितला आहे अंतःकरण चंचल होते ते कामक्रोध मदादी विकारांनी ते विकाराचे परमेश्वरार्पण करावेत असे भक्तिशास्त्र सांगते त्यामुळे हे मन ईश्वरार्पण होण्यास सहाय्य होऊ शकते असे सांगतात की एक ग्रस्त एका सत्पुरुषाकडे गेला आणि म्हणाला देव दयाळू आहे तो माझे काम करील या भावनेने मी त्याची पुष्कळ प्रार्थना केली पण मला त्याचे काही फळ मिळाले नाही त्यामुळे मला देवाविषयी तिटकारा आला आहे तेव्हा ते सत्पुरुष हसले आणि म्हणाले ठीक आहे देव फार निष्ठूर आहे आणि ते माझे काही काम करणार नाही असे सारखे म्हणत जा देवमंदिरावरून चुकून कधी गेलास तर मी याला नमस्कार करणार नाही असे म्हणत जा ग्रहस्थ म्हणाला की ठीक आहे पण त्याचीही विषयक क्रोधाची भावना लवकरच नकळत खरा प्रेमात परिणत झाली आणि प्रकर, प्रेम प्रकरणे संघर्षातून भांडणातून जन्माला आली आहेत असे व्यवहारातही अनेक वेळा आढळते वाक्याने याची आवर्जून नोंद घेतली आहे तेव्हा कोणत्याही भावनेने ईश्वराचे स्मरण करणे महत्वाचे आहे उपयुक्त आहे हे यावरून लक्षात येईल सर्व चांचल्य दिजे हे म्हणण्यामध्ये हाच भाव आहे अंतःकरण भगवत अर्पण करण्यास आरंभ कसाही करावा पण प्रयत्न सोडू नये तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योमा अमृतमय गमय याच भावनेने साधनेत दृढ राहावे साधकाने कंटाळा येऊ देता कामा नये तोच घातक आहे आपण भजन पूजन नामस्मरणाला कंटाळतो कारण तेच तेच वारंवार कराव्यास नको वाटते पण माणसाने गंभीरपणे विचार करावा की जर हृदय स्पंदनाला कंटाळले फुफ्फुसे चुनासाला कंटाळली तर देहाची काय दशा होईल नामस्मरणादी साधनाचे तसेच आहे म्हणून न कंटाळता जसे असेल त्या स्थितीत मन परमेश्वराचरणी ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिले पाहिजे मना पाविजे सर्वही सुख जेथे अति आदरे ठेविजे लक्ष देते विवेके कुडी कल्पना पालटीजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे सर्व सुख परमार्थात आहे परमेश्वराच्या चरणी आहे अशी सर्व संत पुरुषांची धारणा आहे सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर तुझे पायी सुख सर्व आहे सुखा लागे करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाई एक वेळ मग तू अवघाचे सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी अशी वचने संत वाङ्मयामध्ये कितीतरी आढळतात समर्थाची ही धारणा तीच आहे माणसाला सुख हवे असते ते निरापद विपुल आणि सातत्याने मिळाले पाहिजे अशी ही भावना त्याच्या ठिकाणी असते पण त्याची सुखाची कल्पना बहुधा इंद्रियांना होणाऱ्या अनुकूल पुरतीच मर्यादित असते शास्त्राची दृष्टी इतकी संकुचित नाही म्हणून भगवंतांनी सुखाची व्याख्या करतानाच म्हटले आहे की तदग्रे विषमीव परिणामे मृतोपम ततो सुख सात्विक प्रोक्त आत्मवृद्धीप साधजम जे प्रारंभी विषासारखे नको वाटते त्रासदायक होते ज्याची ओळख आत्म्यामध्ये स्थिर झालेल्या बुद्धीच्या निर्मलतेमुळे पटते ते खरे सुख होय सात्विक सुख म्हणून त्यालाच ओळखावे इतर सुखे ही आडनावाची सुखे असून राजस तामस गुणाच्या प्रभावाने वास्तविक सुखकर नसलेल्या गोष्टीही सुखकर वाटाव्या असे त्याचे स्वरूप असते खऱ्या सुखाच्या म्हणजे हिताच्या गोष्टी आरंभी तरी सुखाच्या वाटत नाहीत असा परमार्थातला काय पण व्यवहारातलाही अनुभव आहे सकाळी लवकर उठणे नियमितपणे वागणे व्यायाम करणे राहणी साधी ठेव जेवणातील मीठ मसाले कमी करणे तंबाखू सारखे व्यसने नसणे स्वच्छता व टापटीप पाळणे या गोष्टी उपयुक्त आहेत हिताच्या आहेत हे कळण्यासाठी काही वेदांत शास्त्राची आवश्यकता लागत नाही पण त्याचे आचरण किती माणसे किती प्रमाणात करतात इंद्रिय लोलुपता हेच त्याचे कारण आहे व्यवहारातील आरोग्यादी गोष्टीत सुद्धा जी लोलुपता विरोधक ठरते तीच परमार्थालाही विरोधक ठरेल यात काहीच नवल नाही थोडेसे सुख ज्यात असते अशा गोष्टीच्या प्राप्तीसाठी सुद्धा कितीतरी कष्ट पडतात दक्षता प्रयत्न कौशल्य यात उन्हे पडता कामा नये अशी स्थिती असते मग सर्व सुख जिथे एकवटली आहे तो परमार्थ मिळविणे हे काम आराम बसून डोलण्या इतके सोपे कसे असेल खरी सुखे प्रयत्नपूर्वक मिळवावी लागतात इतकेच नाही तर त्या सुखाची गोडी प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी लागते सात्विक सुखाच्या संदर्भात भगवंतांनीच हे स्पष्टपणे सांगितले आहे अभ्यासात्र मते पत्र दुःखानचे निगंशंती सात्विक सुखामध्ये मन रमण्यासाठी सुद्धा दीर्घकालीन अभ्यासाची आवश्यकता असते आणि मग त्याचा परिणाम म्हणून मनुष्य दुःखातून मुक्त होतो यासाठी समर्थांनी ज्या परमार्थामध्ये सर्व सुख समाविष्ट आहे त्या परमार्थावरच आदरपूर्वक लक्ष केंद्रित करावे असा आदेश दिला आहे माणसे परमार्थ करीतच नाहीत असे नाही पण ती लक्षपूर्वक आणि आदरपूर्वक करीत नाहीत परमार्थाविषयी खरी असता खरा जिवाळा पोटातून नसतो पुरवणीसारखे होते वा गुतानुगुतिक भावनेने होते याचे महत्वाचे कारण असे की परमार्थामध्ये सौरसुख आहे ह्याची मुळे मनाला पटत नाही सत्ता संपत्ती ऐश्वर लोकप्रियता विलासाची वा खाण्यापिण्याची रंगेल साधने याची विपुलता ही सुखाव आहे असे मनाला वाचते मग त्याच्या प्राप्तीसाठी अपार कष्ट करण्याची आणि नीती नियमता गुंडाळून ठेवण्याची मनुष्याची सिद्धता असते माणसाचे हे विचार योग्य नव्हेत समर्थ कुडी कल्पना म्हणतात ती यालाच शास्त्राचा अभ्यास सदग्रंथाचे वाचन श्रवण मनन सत्पुरुषाचा सहवास सज्जनाची संगती ईश्वराची प्रार्थना भजन पूजन नामस्मरण सद्गुरूची सेवा अहंकार काम क्रोध इत्यादी विकारांना आवरणे या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये जे वाईट विचार असतात त्याचा वाईटपणा कुडेपणा हा कळत जातो चांगल्या वाईटाचा विवेक करण्याची शक्ती क्रमाक्रमाने वाढत जाते वाईट आहे हे ठामपणे कळले की मग ते सुटणे वा सोडणे हे शक्य होऊन लागते त्या दृष्टीने माणसाने प्रयत्नशील असले पाहिजे माणसाच्या अंतकरणात ज्या कल्पना येतात त्या सगळ्यात चांगल्या असतात किंवा सगळ्याच वाईट असतात असे कधीच नसते चांगल्या वाईटाचे मिश्रण कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच अंतकरणात असते त्यातील दैवी संपत्तीचे अंश कोणते आणि आसुरी संपत्तीचे अंश कोणते याचा प्रामाणिकपणे विचार करून आसुरी दुर्गुण टाकून दिले पाहिजेत आणि दैवी सगुण वाढवित राहिले पाहिजे हे सोपे नसते तांदळातले खडे काढणे हे आधी अवघड त्यातल्या त्यात पांढऱ्या रंगाच्या तांदळातील काळ्या रंगाचे खडे काढणे हे त्या मानाने सोपे पण जेव्हा पांढरेच खडे तांदळात मिसळलेले असतात तेव्हा पुष्कळ वेळा निवडणे पुरत नाही तर घोळणे आणि रोळणेही करावे लागते आणि हे सर्व फार दक्षतेने प्रयत्नपूर्वक करावे लागते दुर्गुणाच्या संबंधात तसेच आहे मुळात दुर्गुण म्हणून त्या ज्या असल्या तरी इंद्रियाच्या आणि मनाच्या कुड्या धारणेप्रमाणे तो दुर्गुण दुर्गुण म्हणून जाणवत नाही हा तांदळातला पांढरा खडा फार प्रयत्न करावे लागतात ते यासाठीच पांढरा खडा दाताखाली जाणवतो तसे दुर्गुणाचे वर्धन आस्वाद निर्माण करते यास्तव प्रयत्नपूर्वक रामचंद्राच्या चरणापाशी सतत राहिले पाहिजे ज्या पातळीवर शक्य असेल त्या पातळीवर शरीर मन बुद्धी परमार्थच स्थिरावेल असा उद्योग केला पाहिजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे असे पुन्हा सांगितले आहे ते यासाठी जय जय रघुवीर समर्थ